कुठल्याही राज्यकर्त्याला आपलं राज्य टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि सुरळीत चालवण्यासाठी एक भक्कम तत्पर आणि कार्यक्षम अशा गुप्तहेर खात्याची गरज असते राज्यांतर्गत सुरक्षेसाठी तसेच शत्रूच्या हालचालींची खडानाखडा माहिती असणं राज्यकर्त्यासाठी एक अत्यावश्यक बाब असते शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य चिमुकलं होतं चारही बाजूंनी प्रबळ आणि बलाढ्य अशा शत्रूंनी वेढलेलं होतं स्वराज्याची सैन्यशक्ती आणि साधन सामग्री अत्यंत मर्यादित होती अशा वेळी स्वराज्य तगलं जगलं आणि भरभराटीला आलं ते ह्या गुप्तहेरांच्या सक्षम फौजेमुळेच हजारो सैनिक तोफा बंदुका घोडेस्वार जे काम करू शकत नाही ते काम एखादा चौकस गुप्तहेर आपल्या कौशल्यानं स्वतःचा जीव जोखमेत घालून एकदम सहजपणे करून जातो महाराजांच्या या हेर खात्याची तुलना आजच्या काळातल्या सर्वात शक्तिशाली अशा इस्रायलच्या मोसाद ह्या गुप्तहेर संघटनेशीच करता येईल आज जसं इस्रायल बावीस शत्रू राष्ट्रांच्या घेरावात विसरलेलं चिमुकलं राष्ट्र होतं तसंच त्या काळी महाराजांचं स्वराज्यही होतं राष्ट्रप्रेमानं भारलेल्या स्वराज्य प्रेरणेनं भरलेल्या स्वतःच्या जीवाची बिलकुल पर्वा न करणाऱ्या धाडसी गुप्तहेरांनी मोसादला नंबर ची गुप्तहेर यंत्रणा बनवलं तसंच त्या काळी स्वराज्याच्या गुप्तहेरांनी स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा एक सुसज्ज सुसंघटित आणि चपळाईनं हालचाल करणारी शत्रूला आपल्या बुद्धिमत्तेनं लुळ पांगळं करून टाकणारी अशी महाशक्ती बनवलं इस्रायलच्या मोसादनं आपल्या राष्ट्राच्या सीमेबाहेर जाऊन राष्ट्रहितासाठी अनेक मोहिमांना पूर्ण केलं जसं की ऑपरेशन ओपेराद्वारे इस्रायलनं इराकचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त केला ऑपरेशन द्वारे इस्रायलनं आपल्या देशाचे एकशे दोन नागरिक जे अपहरण करून दहशतवाद्यांनी दुसऱ्या देशात नेले होते त्यांची सुटका करून त्यांना परत आणलं ऑपरेशन रॅथ ऑफ गॉडनुसार आपल्या खेळाडूंची ज्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती त्या दहशतवाद्यांना शोधून शोधून आणि परदेशात त्यांच्या घरात घुसून मारण्याची जबाबदारी मोसादनं पार पाडली मोसादमुळंच इस्रायल एक भक्कम राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उदयास आलं आपल्या आसपासच्या सर्व शत्रूंना इस्रायल मोसादमुळंच पुरून उरलं तसंच स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेनेही स्वराज्याच्या हितासाठी आपल्या सीमेबाहेर शेकडो मैलांपर्यंत पोहोचून अनेक मोहिमा राबवल्या आणि त्या यशस्वी केल्या अफजल खान नावाच्या राक्षसाचा वध असो की कर्तलब खानाला उंबरखिंडीत गाठून हरवायची मोहीम असो की शाहिस्ते खानावर केलेली पाऊन लाखाच्या फौजेच्या गराड्यात घुसून अचानक केलेली सर्जिकल स्ट्राईक असो की सुरतेवर स्वारी असो की आग्र्यावरून सुटका पन्हाळगड्यावरून सुटका असो अशा सर्व मोहिमा महाराजांना शक्य झाल्या त्या केवळ प्रबळ गुप्तहेर खात्याच्या मदतीमुळंच महाराजांचा तिसरा डोळा म्हणवल्या जाणाऱ्या एका वाघानं सोळाशे पन्नास ते सोळाशे ऐंशी अशी तब्बल तीस वर्ष या सर्वात मोठ्या बलाढ्य गुप्तहेर खात्याचं नेतृत्व केलं त्या वाघाचं नाव होतं बहिरजी नाईक जाधव हा हिरा महाराजांना कसा मिळाला याबाबत इतिहासाला निश्चित माहिती नाही बैरजी नाईक जाधवांच्या बालपणाबद्दल फारशी माहिती आढळत नाही लोककथांद्वारे तीन वेगवेगळ्या कथा बहिर्जी नाईकांच्या पूर्व इतिहासाबद्दल सांगितल्या जातात त्यातली पहिली कथा अशी की बहिर्जी नाईक जाधव हे मूळचे बहुरूपी समाजातील होते वेशांतर करण्यात आणि बोलण्यात पटाईत असणाऱ्या बहिर्जीला महाराजांनी एकदा कुठल्याशा गावात करमणुकीचे खेळ करून लोकरंजन करत असताना महाराजांनी पाहिलं आणि बहिर्जीचं हे कौशल्य स्वराज्याच्या अतिशय उपयोगाचं आहे हे ओळखून महाराजांनी बहिर्जीला आपल्या पदरी घेतलं तर दुसरी कथा अशी आहे की अहमदनगरजवळ शिंगवे नाईक जाधवांचं म्हणून एक गाव आहे ह्याच गावी बहिरजीचा जन्म झाला होता दुष्काळी परिस्थिती आणि सुलतानी मुघली अंमलाच्या बेरोजगारीला कंटाळून बहिर्जीनं जगण्यासाठी आपल्या काही साथीदारांसोबत किरकोळ लुटमारीचा मार्ग पत्करला होता एका प्रसंगी तर बहिर्जीचा सामना स्वराज्यातील महाराजांच्याच मावळ्यांशी थेट झाला पण बहिर्जीनं आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावर त्या मावळ्यांना असं काही चकवलं आणि इतकं हातोहात फसवलं की खुद्द शिवाजी महाराजांना त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल अतिशय आश्चर्य वाटलं आणि महाराज बहिरीच्या बुद्धिमत्तेमुळे अतिशय प्रभावित झाले आणि मग त्यांनी बहिरजीला आपल्या सेवेत घेऊन गुप्तहेर खात्याची संपूर्ण जबाबदारी दिली साधारणतः सोळाशे शहाऐंशीच्या आसपास बैरजींचा मृत्यू सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानुरगड या किल्ल्यावर झाला त्यानंतर सोळाशे ब्याण्णव साली बहिर्जींचे ज्येष्ठ चिरंजीव तुकोजी जाधव यांनी शिंगवे नाईक इथे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक राम मंदिर उभारलं त्या राम मंदिरात तशा अर्थाचा एक शिलालेखही उपलब्ध आहे शिंगवे नाईकला तुकोजींनी एक तटबंदी सुद्धा उभारली होती अशी ही आख्यायिका आहे तिसरी कथा अशी आहे की जेव्हा जिजाबाईंचा आणि शहाजी राजांचा विवाह झाला तेव्हा सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांनी आपल्या मुलीसोबत काही विश्वासू माणसंही दिली बहिर्जीचे वडील हे त्यातच होते बहिर्जींचे वडील हे जिजाऊंचे नात्यानं चुलत भाऊ होते तेही मावळात जिजाऊ सोबतच आले बहिर्जी नाईक लहानपणापासूनच महाराजांचे सोबती होते पण अतिरिक्त सुरक्षिततेसाठी बैरजी नाईकांची महाराजांचा मामे भाऊ ही ओळख नेहमी जगापासून लपवून ठेवण्यात आली बैरजी नाईकांचं मूळ नाव दौलतराव जाधव असल्याचाही बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे दिवसात दौलतराव जाधव आणि कामगिरीवर असताना बहिरजी नाईक अशी दुहेरी भूमिका ते स्वतः पार पाडायचे असाही काही ठिकाणी उल्लेख आढळतो स्वतः महाराजांच्या वेळी बैर्जींबद्दल अनेक दंतकथा प्रचलित होत्या बैर्जींच्या गुप्त कामांमुळं त्या जाणून बुजून तशाच ठेवल्या गेल्या होत्या सुरतेच्या पहिल्या लुटीच्या पूर्वी बहिरजी नाईक एका बिकाऱ्याच्या वेशात सुरतेत फिरत होता आणि नंतर आपण त्याला महाराजांच्या शेजारी भरझरी पोशाखात पाहिलं अशी नोंदही एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं लिहून ठेवली आहे बहिरजींनी अत्यंत सक्षमपणे या खात्याची जबाबदारी पेलवली सुमारे तीन हजार ते चार हजार पूर्ण वेळ गुप्तहेर स्वराज्यासाठी कार्यरत होते एकूण दहा बारा लाखांची एवढी प्रचंड फौज असलेल्या औरंगजेबाकडेही एवढे पूर्ण वेळ गुप्तहेर नव्हते औरंगजेबाचं आणि आदिलशहाचं गुप्तहेर खात भ्रष्टाचारानं पूर्णतः किडलेलं होतं कडव्या बहिर्जीच्या स्वराज्याच्या गुप्तहेर खात्यात भ्रष्टाचार किंवा फितुरी म्हणजे सरळ मृत्यूला आमंत्रण होतं जाणून बुजून खोटी बातमी किंवा चुकीची बातमी सांगणाऱ्याचं मुंडकं उडवलं जायचं बहिर्जींनी आपल्या कामात अत्यंत सुसूत्रता आणली होती बहिर्जींनी पशुपक्ष्यांच्या वाऱ्याच्या आवाजाची एक सांकेतिक लिपी तयार केली होती महाराजांची गुप्तहेर वेषांतर करण्यात अत्यंत पटाईत होते असंही म्हटलं जातं की बहिरजी नाईक जाधवांना खुद्द महाराज सोडून महाराजांच्या फौजेतील कोणीही ओळखू शकत नव्हतं महाराजांनी गुप्तचर यंत्रणेला भरपूर स्वातंत्र्य आणि निधी पुरवला होता गुप्तहेर खात फक्त महाराजांनाच जबाबदार होतं या गुप्तहेरांचं काम फक्त महाराजांनाच किंवा महाराजांनी त्या कामगिरीसाठी नेमलेल्या एक दोन विशेष प्रधानांनाच माहीत असायचं महाराजांनी गुप्तहेरांना सरळ हातानं बक्षीस वाटली त्यांना इतर सर्वांपेक्षा जास्त आणि नियमित वेतन मिळायचं आजच्या आधुनिक राष्ट्रांनाही आधुनिक तंत्रज्ञानालाही आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावणारी शिस्तबद्ध यंत्रणा महाराजांनी उभारली होती गुप्तहेरांचं हे जाळं स्वराज्याच्या सर्व दिशांनी पसरलेलं होतं याशिवाय स्वराज्याबाहेरच्या शत्रूंच्या गोटातही गुप्तहेर खोलवर घुसलेले होते त्यातल्या एक दोन मजेदार कहाण्या अशा आहेत की जेव्हा अफजल खान मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करण्यासाठी निघाला तेव्हा अफजल खानाच्या सैन्यासोबत बहिरजी नाईक जाधवही आपल्या काही विश्वासू साथीदारांसोबत चालले होते कुठलीही लढाई ही सैन्याकडे असलेल्या साधन सामग्रीपेक्षा आणि सैनिकांच्या संख्येपेक्षाही सैनिकांच्या मनोबलावर जास्त अवलंबून असते हे मनोबल खच्ची करण्यासाठी बैरजी नाईक जाधवांनी निशाणाचा हत्तीच विषप्रयोग करून मारून टाकला निशाणाचा हत्ती मरणं म्हणजे फार मोठा अपशकून मानला जातो सगळे सैनिक निशाणाचा हत्ती मेलेला पाहून हादरले पुढे जाण्यासाठी ते तयारच नव्हते मग शेवटी बादशाह आदिलशहानं स्वतःचा हत्ती निशान मडवून पाठवून दिला मग हे मानसिकता खच्ची झालेलं सैन्य अगदी सहज हरलं आणखी एक प्रसंग म्हणजे वीस हजारांची फौज घेऊन शाहिस्तेखानाचा सरदार कर्तलब खान अत्यंत गुप्ततेनं उंबरखिंडीतून कोकणावर स्वारी करण्यासाठी निघाला होता पण गुप्तहेर खात्याच्या तत्परतेमुळं आणि माहितीच्या आधारे अरुंद उंबरखिंडीत हजार बाराशे मावळ्यांनी वीस हजारांची फौज जखडून टाकली आणि त्यांची भयंकर लांडगेतोड कत्तल सुरू केली आणि या लढाईचा परिणाम असा झाला की उंबरखिंडीत वीस हजारांचं सैन्य बाराशे मावळ्यांना शरण गेलं आपली शस्त्र जमिनीवर ठेवून त्यांनी नाक घासून मावळ्यांची माफी मागितली स्वराज्यात होणाऱ्या प्रत्येक घटनेची खबर तातडीनं महाराजांकडे पोहोचायची त्या काळी दळणवळणाची आणि आजसारखी कम्युनिकेशनची प्रगत साधनं नसतानाही फार जलदगतीनं बातम्या महाराजांकडे पोहोचायच्या दिल्ली विजापूर तंजावूर इत्यादी सर्व दूरच्या ठिकाणावरून महाराजांकडे बातम्या रोज यायच्या गुप्तहेरांकडून मिळणाऱ्या या माहितीच्या जोरावरच महाराज नेहमी आपल्या सर्व प्रबळ शत्रूंपेक्षा नेहमी दोन पावलं पुढे राहिले अचूक आणि वेगवान माहिती हीच खरी संपत्ती असं तीनशे वर्षांपूर्वी ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज खरोखर एक द्रष्टे नेते होते मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद